गहू हरभऱ्याची दुसवट्याची पिकं रानात उगवून आली होती इतर मोकळ्या जमिनी उन्हानं हरपळून निघत होते लोक वळवाच्या पावसाची वाट बघत होते नांगरटी सुरू झाली कुळो फिरत होता गावातलं खत रानात जात होतं अशी कामं सुरू होती पण त्यांची निकड नव्हती रॅव रॅव एक एक काम चालू होतं जमिनी नांगरायच्या कुळं फिरवायचा ढेकळं फोडायची सड वेचायचे शेंगाच्या वेलाचा भुसा असताना भरून ठेवायचा कडब्याच्या बडमी रसायच्या अशी एक एक कामं चालू होती मळकरी तेवढे तापत्र्यात होते गुराळ सुरू होती ऊस गाळला जात होता बाकी सारं निवांत होतं पाटलांच्या रानात घुसले दाजीबा गायकवाड आणि केरुनाना पवार यांनीही आपलं बस्तान बसवलं होतं एकानं डोणीचा मळा बळकावला होता आणि दुसऱ्यानं कुंभार मळ्यात पाय रोवला होता दोन्ही मुळे चांगले वीस पंचवीस एकरांचे होते आणि काळी करंज जमीन हत्तीच्या पायागत होती दोन्ही मळ्यातली नांगरट कुळवकाठी झाली होती पेरणीची सारी तयारी करून दोघेही आपापल्या खोपीत बसून होते जीवाला भ्यालेल्या आधीचे कर्दे बाईकडं हेलपाटे घालून घालून दमले होते आता पुढच्या वर्षी काय करावं या काळजीनं बेजार झाले होते घोर लागला होता हडवायला जाऊन आपलं डोकं फोडून घेतलेल्या रावणानं हे अंग काढून घेतलं होतं खुद बाईच जिथं डरत होती आपलं गाव सोडून पळून गेली होती खंबीर मनानं विचार करायला तयार नव्हती तिथं परकी माणसं काय करणार सारासार गोष्टींचा विचार करून रावणानंही काळजी करायची सोडून दिली होती आपलं घर भलं आणि शेत भलं असं म्हणून रावणानाही आपल्या उद्योगाला लागले होते आता कोणाच्या आद्यात पडायचं नाही की मध्यात पडायचं नाही असा जीवाला ताळा घालून कानाला खडा लावला होता बाई अशी ढिली सापडली हे अंग काढून घेतलं विरोध करणारं कोणी राहिलं नाही आणि बाकीच्या शे दीडशे एकर माळ जमिनीत आणखी चार पाच लोक असेच घुसले त्यात महादा कोळ्यासारखा गावचा संधी शिपाई होता तसेच दोन बलतेदारही होते डोळ्याच्या बाहुल्या उरपाट्या झाल्या आणि तोंडावरची माशी न उठणारा बाळ्या लोहार एका माळ जमिनीत घुसला आणि किडमिड्या भाया सुतारानंही एक वीस एकराचा डाग बळकावला भावाभावांच्या वाटण्याहून भांडण मिटल्यागत सगळं सुराला लागलं आपापल्या जमिनी सांभाळत लोक रांकेला लागले गजबजलेली गावकी सारी थंड झाली भीतीनं पळून गेलेल्या बाईचा अंदाज लागून चुकला होता तिची धास्ती उरली नव्हती दत्तक घेतलेलं पोरगही अजून लहान होतं अज्ञान होतं ते सज्ञान होऊन पाटीलकीवर यायला अजून अवकाश होता तोवर काही चिंता नव्हती फिकीर करायचं काही कारण नव्हतं गाव असं बिनघोरी झालं होतं तळ्यातल्या पाण्यागत शांत दिसत होतं दुपारची वेळ जिकडं तिकडं सारं सामसुम होतं सुगी आवरलेले लोक निवांत घरात झोपले होते एका अंगाची शाळा तेवढी कलकलत होती आणि बावळीच्या झाडावर कुसवावर बसले कावळे मध्येच कावकाव करीत होते दोन पाच घरात बायका घोड्यावर बसल्यागत भिंतीला पाट लावून शेवया वळत होत्या शेवयानं भरली ताटं बाहेर अंगणातल्या उन्हात वाळत होती कावळे शेवयावर टपून बसले होते आणि हातात काट्या घेऊन पोरं कावळ्यावर टपून बसली होती अशा दुपारच्या वेळी एकाएकी घरावर उड्या टाकत वानरं यावीत आणि पोरासोराने बाहेर येऊन बघत राहावं अशातली गत झाली टाप टाप आवाज करीत दोन घोडे गावात शिरले टापांचा इशारा देत आत येऊ लागले तो आवाज ऐकून पोरं सोरं रस्त्याला पळाली बाया बापड्या दारातनच मान मोडून बघू लागल्या एका मग एक असे हे दोन घोडेस्वार टापांचा आवाज करीत विशीतनं आत आले आणि पेटतनं पुढं निघाले त्यांच्या टापांचा आवाज ऐकून पेंगुळलेले वाणी उधमी खडबडून जागे होऊन लागले कोण गा कोण गा असा आपल्या शेजाऱ्याला विचारित बाहेर येऊन उभे राहिले भाऊ ही असाच खडबडून जागा झाला गडबडीनं बाहेर जाऊन उभा राहिला वरच्या लोखंडी सळीला हाताची मिटली घालून झुंकळल्यागत वाकून बघू लागला आणि टापटाप आवाज देत घोडेस्वार जवळ आले ते जवळ आले आणि भाऊ वाणी सरकला सळीचा हात सोडून सागाच्या झाडागात सरळ सोड उभा राहिला घोडे साधे नव्हते अरबी होते थोरा मोठ्यांच्या वरातीतही असे घोडे त्यानं कधी बघितले नव्हते घोडे चांगले दीड दीड पुरुष उंच होते आणि मोठेच्या नाड्यागत लांब सळक दिसत होते त्यांच्या पाठीवर मांड टोकून बसलेले घोडेस्वार दैत्यासारखे होते एकेकाचा चेहरा असा कासंडीगत दिसत होता घोडे समोर आले भाऊ वाण्याची आणि घोडेस्वारांची नजरानजर झाली आणि वर केलेली नजर खाली करून वाणी मनात म्हणाला अग आई गय हे आणि कुठलं लोक गावात आलं वाण्याची नजर ठरेना झाली दोन्ही घोडे जरा पुढे गेले आणि त्यांच्या मागणं चाललेल्या पोरांच्या अंगावर खेकसून तो म्हणाला भैरूबाची सोंग नवत भाड्यानू कुठं मागणं निघालाय फिरा माग मागणं चाललेली पोरं थबकल्या का जरा उभी राहिली आणि पुन्हा पुढे चालू लागली पाठमोऱ्या दिसणाऱ्या घोडेस्वरांच्याकडे टक लावून वाणी बघत राहिला घोडे जरा पुढे गेले आणि मधोमध पेठेत जाऊन उभे राहिले तसा वाणीही चार पावलं टाकून जवळ गेला बोलणं ऐकायला येईल अशा बेतानं जरा लांबच उभा राहिला घोडे उभे राहिले आणि मशिनीवर बसलेला धर्मू भातमाऱ्या हातातलं काम सोडून बाहेर बघू लागला दुकानात बसली चांडाळ चौकडी खिदळायची तांबून डप्प झाली घोडे जागच्या जागी तुंबल्यागत उभे राहिले आणि लगाम खेचलेले घोडेस्वार दुकानाकडे नजर रोखून बघू लागले तसा मशिनीवर बसला धर्मू भातमाऱ्या लगबगीनं उठला आणि न बोलता बाहेर गेला पाठीचं कुबाड काढून आदबीनं उभा राहिला खाकी कोटाच्या पाठीवर सोडलेला भगव्या पेटाचा शेंबला हाताना छातीवर घेत एकानं विचारलं कोण गावचा शिप्पी का तू जी मी धर्मू माता भातमारे हा वर्ण आवाज आला हो बुडा करड्या आवाजातली ती आज्ञा ऐकून धर्मूची बोबडी वळली पुढं हो म्हणजे कुठं जा त्या फरमानाचा अर्थ त्याला समजेना झाला हेडबडल्यागत करून तो बघत राहिला आणि गाभाऱ्यात आवाज घुमावत असा पुन्हा आवाज आला पुढं हो, म्हणतो ना वा मान खाली घालून धर्मगुमान पुढं झाला आणि मागणं प्रश्न आला चावडी कोणच्या अंगाला गा धर्मूच्या तोंडात शम उमटेना आणि एका अंगाला हात करून तो दाखवत तो कसा बसा म्हणाला ह्या ह्या मग चल तिकडत तो चावडीच्या वाटेला निघाला आणि मागणं घोडे चालू लागले त्यांची चाल ऐकून धर्मू दुडक्या चालीवर पळू लागला हा हा म्हणता त्यांना गावठी गाठली चावडी गाठली मागोमाग घोडेही येऊन पटांगणात उभे राहिले पुढची आज्ञा ऐकावी म्हणून धर्मून मागवळून तर वर तोंडाकडे बघितलं आणि घोडस्वरानं आपली नुसती हनवटी एक अंगाला वर करून इशारा दिला जाता झालं काम त्या सरशी धर्म म्हातारा भातमाऱ्या माघारी वळ आणि पळत सुटला घाम फुटलेल्या धर्मूला केव्हा एकदा आपलं दुकान गाठीन असं झालं होतं धर्मू गेला आणि ते दोघेही घोडेस्वार खाली न उतरता चावडीकडे बघत राहिले ना माणूस ना कानूस चावडी भकास दिसत होती एक धोंडीबा तराळ तेवढा बाहेरच्या आगटीजवळ उन्हाला दुमडून पडला होता त्याच्या अंगावरची काळी कुळकुळीत कातडी उन्हात वितळणाऱ्या डांबरागत चमकत होती घोडे थेट चावडीवर आले आणि निवांत पडलेला धोंडीबा गडबडीनं उठून उभा राहिला हात जोडून सामोरा झाला खुब्यात वाकून बोलला जी मी चावडीतला तराळ आपल्या ओटावर एक विंचवाची नांगी हातात धरून त्या घोडेस्वारानं तो लवून केला मुजरा आपला हात न हलवता मानन स्वीकारला आणि एका रिकिबीवर पायाचा भार देऊन तो खाली उतरला दणकन भुई हजरली लगबगीनं चराळ पुढे झाला भराभरा पायऱ्या चढून वर गेला बसायची जागा झटकून तक्के नीट उभे करून ठेवले गडबडीनं आवराआवर केली आणि तो लांब जाऊन एका खांबाला पाठ लावून उभा राहिला दोघेही घोडेस्वार चावडीत गेले आणि खांद्यांची बंदूक काढून खाली बसले तक्क्याला पाठ टेकवत विचारलं बाकीचं संधी काय मातीला गेल्यात काय धोंडीबान हा प्रश्न ऐकला आणि तो म्हणे हरकला त्याला वाटलं हा बरा भेटला कोण विचारणार पाचारणार नव्हतं म्हणून संधी सुखावले होते आज बरी गावली तावडीत बाहेर पोरं गोळा झाली होती लांब एका कोपऱ्यावर चार माणसंही उभी होती दोघे घोडेसारखे फुरफुरत होते त्या फुरफुरणाऱ्या घोड्याकडं बघत तरानानं तोंड उघडलं जी आता लईस कोण फिरकतच नाही बघा अशी सुरुवात करून आबा गेल्यापासूनची सारी हकीकत त्यानं खुल्लम खुल्ला सांगून टाकली त्याला चेवच आला होता साचून राहिलं जुनं पीत उसळल्यासारखं झालं वेळ आली आणि म्हातारा भडबडा बोलून मोकळा झाला सार सांगून झालं आणि मग खाली भुईकडे नजर लावून तो विचार करू लागला सारं वकून टाकलं हे खरं पर हे कोण कुठलं काय त्यांचा आपल्याला ना शेंडा ना बुडका ठाऊक आणि न विचारता सवरता हे आपण काय सांगून टाकलं धोंडीवानं भुईची नजर वर उचलली आणि आपसूक नजरानजर झाली काहीतरी घोटाळा झाला का झाला डोळ्यातल्या इंगळ्या रोखून बघू लागला आणि हात जोडून थोंडीबा बोलला माफी करा न विचारता करता बोलून गेलो भेदरलेला म्हातारा डोळ्यातली बुबळा हलवत बघू लागला तोवर घोडा फुरफुरला चाकूला ऐकायला आली आणि नजरा बाहेर वळल्या धोत्राचे सोगे हातात धरून उद्धवनाना आणि लखू कुलकर्णी दबकत दबकत जवळ आले नजरा नजर झाली तसे रामराम करून हात आले आणि एकाएकी त्यांचे पाय अडकळले कोण का तुम्ही असा प्रश्न ऐकायला आला आणि डोक्याला दाराची चौकट लागावी तसे ते उभेच राहिले हात पाऊल न टाकता तिथंच थांबले न विचारताच आपली नावं सांगू लागले मी लखू कुलकर्णी मी उद्धव नाना मी गजाभाऊंचा चिरंजीव मी श्रीकृष्ण पंतांचा मुलगा आणि मध्येच चावडी गरजली का आईबाची नावं सांगायला लागलाय सा कुणी विचारलंय तोंडच मिटली उत्तर सूचना झालं हातात धरलेलं धोत्राचे सोगे गळून खाली पडले बोट चुळबुळ करू लागली नजरा कावऱ्या बावऱ्या झाल्या लखू कुलकर्णी एक पाऊल मागे सरून उद्धवनानाच्या मागे गेला आणि उद्धवनाना मान खाली घालून तिरके उभे राहिले काय बोलावं आणि काय सवरावं हे कळेन असं झालं एकाएकी वरनं आवाज आला कुलकर्णी ओ हो आबांचं भाऊ बंद हो का तुम्ही हा प्रश्न ऐकून धाडधाड भिंती कोसळल्यागत झाली दगड आणि विटा एक झाल्या काही असं होऊन गेलं दोघांची ही तोंड एकदम चुकून गेली काही बोलावं तर जीव ना झाली तोंडातनं शब्दच बाहेर येणार झाला ही काहीतरी आपत आली असं वाटलं दोघांची हातपाय गळाले आणि कानावर प्रश्न आला ह्यातला लखू कोणचा आणि उद्धव कोणचा छातीकडे बोट दाखवून ते सांगू लागले मी लखू मी उद्धव नाना दोन नावं आहेत वई हा प्रश्न ऐकून उद्धव नाना कावरे बावरे झाले आपण एक नाव सांगितलं का दोन नाव सांगितलं हे त्यांचं त्यांना समजेना झालं आणि शब्दावर जोर देते पुन्हा म्हणाले मी मी उद्धव नाना वय तुम्ही तुम्हीच ते ऐकलं का पण उद्धव आणि नाना अशी दोन नावं कशापायी घेतल्यात नुसता उद्धव चालत नाही पाचावर धारण बसली बोलणं कळेना झालं आणि मुकाट्यानं मान खाली घालून उद्धवनांना उभे राहिले हळूच अंगाला बोट लावून लखून खुनवलं आणि आपला काढता पाय घेतलेला बरा असं मनात म्हणून ते मागे वळले आणि वरचा पाय वर खालचा पाय खाली अशा स्थितीत ते पुन्हा चबकले उद्धवनाना ओ आबा मरून चंगळ झाली नाही का वय किती अरे रानं बळगावलं त्यांचं मोजणीचा दगड सरकत चाललाय होय का उद्धव नानाचं मन सरकलं आणि अंग थरथरलं पाय लाड लाड हालू लागले आणि हीच गत लखूचीही होऊन गेली तोंड न उघडता नरड्यातल्या नरड्यात घुटके गिळत ते उभे राहिले आणि दोघांची ही सुटका झाली जावा घरात जाऊन बसा जावा लखलकीत घासल्या घंगाळागत तळाचा चेहरा उजळला तोंडावर समाधानाचा आनंद पसरला तो ओठ सावून मनात म्हणाला अरे तुमच्या बाईला मी लई सोकावला होता सर तर जी ते सोदे आणि कोण बाहेरच्या अंगाला उभं राहिल्यात धोंडीवानं बाहेर नजर टाकली दत्तू नाईक हरिबा जाधव अशी संधी मंडळी अंग चोरून उभी होती धोंडीबा थोडक हसून म्हणाला कोण परक नाहीत चावडीतलं संधीच गोळा झाल्यात सुगावा लागल्या का आता आल्यात होई बोलू त्यासण्यात एवढं बोलायचं सावकाश घोळक्यानं बाहेर उभे संधी लगोलाग आत आले मुजरा करून बाजूला झाले न बसता खडे उभे राहिले एक वार त्यांच्याकडे निरखून बघून धोंडीबाकडे चौकशीला सुरुवात झाली हे हरामखोर कोण कोण आहेत म्हणायचं सगळ्यांच्या अंगावर काटा उभा राहिला आणि धोंडीबा बोट दाखवून नावं सांगू लागला ह्यो दत्तू नाईक त्यो हरिभा जाधव त्यो गोपाळा वाड्यावर राखणीला होता तोच काय हो जी सगळ्यांची अशी ओळख देख झाली हिकडची तिकडची चौकशी केली आणि रावणांना बोलवायचा बोलवायला निरोप झाडला हे कोण आलंय काय चाललंय कशाचाच धूम अजून लागला नव्हता